काय कोकणी मामा भारी चिकाटीची माणसं भाऊ तुम्ही पैशासाठी मरशीला नाहीतर मेल्याला उठशीला अहो भाऊ करता कसे त्या देवान जगभर माणसंच माणसं उत्पन्न केली पण त्यांच्या पोटाची व्यवस्था जिथल्या तिथे करायला विसरवाले का आता नाहीतर शेकडो महिलावर बायका मुलं घेऊन या विघ्नात कशाला येतो कोण मरायला अहो ते खरं आहे पण तुम्ही आज गिरणीत गेला नाही भोंगा वाजला की वाजो पडता त्या भोंग्याने तरी कान फुटले ऐकून हजरीचा भोंगा जेवणाचा भोंगा सुट्टीचा भोंगा तयारीचा भोंगा असा इथे शेकडो गिरण्यांच्या भोंग्यांचा दंगा त्या त्यांनी नवीन सुरू झालेल्या बोंब हल्ल्याचा म्हणे इशाऱ्याचा भोंगा अहो आधी मुंबापुरी म्हणजे भोंगापुरी झाली भोंगापुरी भाऊ ती साथ आहे ना लढायची मग दगडासारखं स्वस्त बसून कसं चालेल मग विचार तरी काय तुमचा तो तरी करू दे अहो कसला विचार डोंबलाचा आम्ही चाललो उद्या कोकणात पण एवढं वैतागला का जीवाला बायका मुलं गावी पाठवून झाला ना मोकळे चेन करायला कसली चेन करताय आता अहो जगायचं कसं ते समजे ना भाऊ एवढ्या मोठ्या शहरात दिव्याला राखेल ना राखेल एक बाटलीवर तेलासाठी सकाळपासून बसलो तर ती कोण करती अखेर हात हल्लीत मोकळा आलो ना अहो तोवर गेला पोटात हलून म्हणून हॉटेलात गेलो आणि चहा घेतला तू त्या त्यात साखऱ्या बी नाही आणि पावडर बी नाही अहो नुसतं ऊन पाणी हो हॉटेलवाले तरी काय करणार आहे महागाई पुढे कसली महागाई भाऊ एक तरी स्वस्त आहे काय डाळ तांदळात तर आग लागून गेले आग त्यावर म्हणे बसले कंट्रोल एक रुपयाच्या वर कोणाला दाना मिळत नाही आणि सगळा दिवस जर अशात गेला तर गिरणीत काम कोण करेल माझा बापूस इथे राहण्यात काय नाही बाबा आता सोय नाही बरं जरा संचित तरी काढा खाऊ बरं आपण संचित काय आहे माती सुपारी तरी माझं कपाळ काढू अहो ही काही लढाई माणसावरच नाही सगळ्या जिन्सावर बी आहे अहो पैशाच एक सुपारी घेतली आणि ती निघाली किडकी मग जेवणाचं कसं जेवण तर आज कित्येक दिवसात नाही मग हो करता काय करतो काय फेरीवाल्याकडची भेळ घेतो त्यावर तांब्यावर पाणी पितो आणि जीव कसा तरी जगवतो पण आता काही राहायची सोय नाही बुवा मग तुम्ही कोकणात जाणारच सर जाणार कसले चाललो उद्या मला वाटलं उपने ओमा तुम्ही लढाईला घेऊन चालला वाटतो अहो लढाई काय हिचच आहे ना कोकणात नाही दर्या आहे ना जवळ मग चुकेल कशी कोकणात लढाई आलो कसं होणार हो कोकणे ओमा कोकणात लढाई आली तर आम्ही भितोय आम्ही काय मेलेले आहे ते दूध प्यालेले नाही शिवाजीच्या खांद्याला खांदा लावून लढलेले शूर मावळे ते बच्चे आहे मी बच्चे मग कोकणे ओमा तुम्ही शूरपणा दाखवणार तर वेळ आली तर शूरपणात काय पण त्याच्या आधी दाखवू पण पुढचं आज काय सांगू

एकच की ताट मागाई भवनी पुरती अति गांधलो देवा माझ्याकडे दृष्टी दयेची बळेल का अति गांधलो देवा माझ्याकडे दृष्टी दयेची बळेल का